Listen to lesson number fifteen हे काम करा मोहन उठ टेबलाजवळ ये हा खडू हातात घे फळ्यावर चित्र काढ फळ्यावर लिही फळा पूस आणि जागेवर परत जा आता तू जागेवर बस ज्योत्ना इकडे ये हे पुस्तक उचल पुस्तक उघड दुसरा धडा वाच पहिला धडा वाचू नकोस आता पुस्तक मीट आणि परत जागेवर जा खुर्चीवर बस आणि वहीत धडा लिही बाहेर जाऊ नकोस प्रकाश सुहास तुम्ही उठा तिकडे जा दार उघडा जरा वर्गाबाहेर जा आत या दार बंद करा जागेवर जा बसू नका कुसुम चंदा इकडे या ते कागद हातात घ्या कागदांवर लिहा कागद फाडू नका कागद पिशवीत ठेवा आणि पिशवी खाली ठेवा मुलानो उठा मुलानो बसा अभ्यास करा गडबड करू नका सुमन बाहेर पाहू नकोस विद्याधर बाहेर पाहू नकोस शांत बसा आणि धडा ऐका लिसन अँड रिपीट हे काम करा हे काम करा मोहन उठ मोहन उठ टेबलाजवळ ये टेबलाजवळ ये हा खडू हातात घे हा खडू हातात घे फळ्यावर चित्र काढ फळ्यावर चित्र काढ फळ्यावर लिही फळ्यावर लिही फळा पूस आणि जागेवर परत जा फळा पूस आणि जागेवर परत जा आता तू जागेवर बस आता तू जागेवर बस ज्योत्स्ना इकडे ये ज्योत्स्ना इकडे ये हे पुस्तक उचल हे पुस्तक उचल पुस्तक उघड पुस्तक उघड दुसरा धडा वाच दुसरा धडा वाच पहिला धडा वाचू नकोस पहिला धडा वाचू नकोस आता पुस्तक मीठ आता पुस्तक मीठ आणि परत जागेवर जा आणि परत जागेवर जा खुर्चीवर बस आणि वहीत धडा लिही खुर्चीवर बस आणि वहीत धडा लिही बाहेर जाऊ नकोस बाहेर जाऊ नकोस प्रकाश सुहास तुम्ही उठा प्रकाश सुहास तुम्ही उठा तिकडे जा तिकडे जा दार उघडा दार उघडा जरा वर्गाबाहेर जा जरा वर्गाबाहेर जा आत या आत या दार बंद करा दार बंद करा जागेवर जा जागेवर जा बसू नका बसू नका कुसुम चंदा इकडे या कुसुम चंदा इकडे या ते कागद हातात घ्या ते कागद हातात घ्या कागदांवर लिहा कागदांवर लिहा कागद फाडू नका कागद फाडू नका कागद पिशवीत ठेवा कागद पिशवीत ठेवा आणि पिशवी खाली ठेवा आणि पिशवी खाली ठेवा मुलांनो उठा मुलांनो उठा मुलांनो बसा मुलांनो बसा अभ्यास करा अभ्यास करा गडबड करू नका गडबड करू नका सुमन बाहेर पाहू नकोस सुमन बाहेर पाहू नकोस विद्याधर बाहेर पाहू नकोस विद्याधर बाहेर पाहू नकोस शांत बसा आणि धडा ऐका शांत बसा आणि धडा ऐका ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल मोहन उठ मोहन उठ सुनील उठ सुनील उठ मोहन सुनील उठा मोहन सुनील उठा बसू नका बसू नका ज्योत्सना पुस्तक वाच ज्योत्स्ना पुस्तक वाच ज्योती पुस्तक वाच ज्योती पुस्तक वाच ज्योत्स्ना ज्योती पुस्तक वाचा ज्योत्ना ज्योती पुस्तक वाचा हसू नका हसू नका राम इकडे ये राम इकडे ये रोहिणी इकडे ये रोहिणी इकडे ये राम रोहिणी इकडे या राम रोहिणी इकडे या ह्या वह्या उचला ह्या वया उचला परत जागेवर जा परत जागेवर जा जागेवर बसा जागेवर बसा वह्या वाचा वया वाचा गीता प्रकाश उठा गीता प्रकाश उठा खुर्च्यांवर बसू नका खुर्च्यांवर बसू नका तिकडे जा तिकडे जा ती चित्र पहा ती चित्र पहा मुलानो बाहेर पाहू नका मुलांनो बाहेर पाहू नका इकडे पहा इकडे पहा फळ्याकडे पहा फळ्याकडे पहा मीना आनंद इकडे या मीना आनंद इकडे या मीना तू फळा पूस मीना तू फळा पूस आनंद हा खडू घे आनंद हा खडू घे आता फळ्यावर लिही आता फळ्यावर लिही मीना जागेवर जा मीना जागेवर जा पुस्तक उघड आणि धडा वाच पुस्तक उघड आणि धडा वाच मुलानो उठा मुलांनो उठा मुलानो बसा मुलांनो बसा रमेश उठ रमेश उठ रमेश बस रमेश बस मीना उठ मीना उठ मीना बस मीना बस रमेश मीना तुम्ही उठा रमेश मीना तुम्ही उठा रमेश मीना तुम्ही बसा रमेश मीना तुम्ही बसा affirmative negative drill turn the following sentences into the negative मोहन उठ मोहन उठू नकोस मोहन बस मोहन बसू नकोस नीला फळा नीला फळा पुसू नकोस नीला फळ्यावर लिही नीला फळ्यावर लिहू नकोस नीला फळ्याकडे पहा नीला फळ्याकडे पाहू नकोस सुभाष सरिता बाहेर जा सुभाष सरिता बाहेर जाऊ नका मुलानो बागेत खेळा मुलांनो बागेत खेळू नका विजया इकडे ये विजया इकडे येऊ नकोस कमल इकडे ये कमल इकडे येऊ नकोस विजया कमल तुम्ही इकडे या विजया कमल तुम्ही इकडे येऊ नका fill in the gaps drills Fill in the gaps with the required form of the verb. Mohan ut, Mohan nakos. Mohan utu nakos. Praveen bus. Praveen nakos. Praveen बसू नकोस शर्मिला फळ्यावर लिही शर्मिला फळ्यावर नकोस शर्मिला फळ्यावर लिहू नकोस सतीश कागद फाड सतीश कागद नकोस सतीश कागद फाडू नकोस कमल पहिला धडा वाच दुसरा धडा नकोस दुसरा धडा वाचू नकोस श्याम टीव्ही पहा श्याम टीव्ही नकोस श्याम टीव्ही पाहू नकोस fill in the gap with नकोस और नका as the case may be Vijaya Vimal उठा बसू नका बकुल प्राची इकडे या बाहेर जाऊ नका चित्रा धडा ऐक झोपू नकोस नारायण फळापूस फळ्यावर चित्र काढू नकोस मुलानो दार उघडा दार बंद करू नका Fill in the gaps with the singular form of the verb. Lakshmi, Sita, Chitra, काढा Lakshmi, Chitra, काढ Sadashiv, Rohini पेन्सिली हातात घ्या सदाशिव पेन्सिल हातात घे अनंत विनायक कागद फाडू नका अनंत कागद फाडू नकोस सुचेता सुनीला इकडे या सुनीला इकडे ये किसन जयराम पळू नका किसन पळू नकोस fill in the gaps with pronouns in place of the proper nouns. सुमन खुर्चीवर बस तू खुर्चीवर बस राम दंगा करू नकोस तू दंगा करू नकोस गणपत चंद्रकांत दार बंद करा तुम्ही दार बंद करा नेत्रा चित्रा धडा ऐकू नका तुम्ही धडा ऐकू नका कुमार पेन घे तू पेन घे वर्गात या तुम्ही वर्गात या transformation drill transform the following sentences into to request statement Mohan इकडे ये मोहन जरा इकडे ये अभय पुस्तक उचल अभय जरा पुस्तक उचल मोहन अभय बाहेर थांबा मोहन अभय जरा बाहेर थांबा उषा पहिला धडा वाच उषा जरा पहिला धडा वाच गिरिजा वहीत लिही गिरिजा जरा वहीत लिही उषा गिरिजा गप्प बसा उषा गिरिजा जरा गप्प बसा अभय उषा दार उघडा अभय उषा जरा दार उघडा मुलानं अभ्यास करा मुलांनो जरा अभ्यास करा मुलीनो रेडिओ ऐका मुलींनो जरा रेडिओ ऐका शरद तू इकडे येऊ नकोस शरद तू जरा इकडे येऊ नकोस गीता बाहेर जाऊ नकोस गीता जरा बाहेर जाऊ नकोस तू इकडे पाहू नकोस तू जरा इकडे पाहू नकोस तुम्ही तिथे बसू नका तुम्ही जरा तिथे बसू नका मीना काम करू नकोस मीना जरा काम करू नकोस मीना सुशीला बागेत जाऊ नका मीना सुशीला जरा बागेत जाऊ नका राम पुस्तक उघडू नकोस राम जरा पुस्तक उघडू नकोस राम आणि श्याम गडबड करू नका राम आणि श्याम जरा गडबड करू नका listen to the conversation Mohan हा कोण आहे हा रमेश आहे रमेश उठ इकडे ये तिकडे जा तिथे बस मोहन रमेश उठा इकडे या तिकडे जाऊ नका इथे बसा सुहास ते पुस्तक आहे का हो ते पुस्तक आहे ते पुस्तक नलिनी जवळ दे नलिनी हे पुस्तक घे मीना हा खडू आहे का नाही ती पेन्सिल आहे जरा ही पेन्सिल घे आणि कागदावर चित्र काढ तो कागद जरा इकडे दे हा घ्या मुलानो हे चित्र पहा आता तुम्ही कागद आणि पेन्सिल हातात घ्या कागदावर चित्र काढा दंगा करू नका